मनावीट मानू नको बोलण्याचा पुढे मागता राम जोडेल कैचा सुखाची घडी चोटत सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राही अहंकाराचा एक अगदी स्वाभाविक परिणाम असा दिसून येतो की त्याला दुसऱ्याचे बोलणे नको वाटते कंटाळवाने वाटते म्हणून समर्थ सांगत आहेत की बाबा बोलण्याचा वीट मानू नको हे वाक्य पुष्कळ व्यापक अर्थाने लक्षात घेण्यासारखे आहे माणसाला स्तुतीचा कधी कंटाळा येत नाही ती कितीही झाली तरी अधिक हवीच असे वाटते एक आधुनिक कवीने आंबाड्याच्या भाजीत घातलेले फोडणीचे तेल कितीही असले तरी ते कमीच वाटते तसेच स्तुतीचेही होते असे म्हटले आहे माणसाला ज्या बोलण्याचा वीट येतो त्याचे दोन प्रकारात वर्गीकरण करणे शक्य आहे साधकाने त्या दोन्ही दृष्टिकोनातून विचार करून स्वतःचे वर्तन सुधारले पाहिजे ज्याचा वीट येतो आणि नकोसे वाटते असे दोन प्रकारचे बोलणे माणसाच्या कानावर पडते एक उपदेशाचे आणि दुसरे तिरस्काराचे व निंदेचे उपदेशाचे बोलणे हे दोन प्रकारच्या लोकांकडून ऐकण्याचा प्रसंग येतो एक अधिकार योग्यता आणि संबंध असलेल्या व्यक्तीकडून आणि दोन तसे नसलेल्याकडून ज्याच्याजवळ अधिकार व योग्यता नाही आणि ज्याचा काही संबंधही नाही अशा व्यक्तीने काही सांगितले तर माणसाला ते ऐकावेसे वाटत नाही पण साधकांनी तेही वाटू देता कामा नये अशा परिस्थितीत जे सांगतो ते योग्य आहे की नाही याचा विचार अवश्य सांगावा सांगणारा त्या योग्यतेचा आहे की नाही याचा विचार करणे तादृश महत्वाचे नाही बालादिपी सुभाषित ग्रहण असे म्हटले जाते ते यासाठीच योग्यतेच्या माणसाने अधिकार असताना केलेल्या उपदेशासंबंधी माणसाला वीट येतो आणि मग तो त्या व्यक्तीलाच टाळीत असतो ते बोलणे योग्य नाही चांगले नाही असे तर म्हणता येत नाही कारण तसे सिद्ध करता येत नाही पण त्याप्रमाणे आचरण करणे कष्टाचे वाटते दुःखदायक वाटते खरोखरी हितावं ठरेल की नाही याच्याविषयी शंका येते ते उपदेशाचे बोलणे आपल्या धारणेपेक्षा वेगळे असते आणि असा विचार त्या उपदेशाविषयी मनात आल्यामुळे ते सांगणे पुन्हा पुन्हा ऐकणे कंटाळाला आणते अशा वेळी अलीकडची सुधारलेली माणसे बोर झालं म्हणतात मुळात ते उपदेशाचे बोलणे पटत नाही मानवत नाही हेच खरे साधकांनी उपदेशाचे बोलणे तर काय पण तिरस्काराचे निंदे भाषेनेही आत्मसंशोधनाला कारणीभूत होत असल्याने सुशिकपणा वाढविण्यास सहाय्य करणारे असल्याने स्वागतारच मानले पाहिजे निंदकाला आपला शत्रू न मानता संप्राप्तीच विशारद मानावे तो नेहमी शरीरामध्ये काय काम दोष आहे तेच सांगत असतो काय कसे किती बिघडले तेच सांगत असतो आणि आपण त्याच्याकडून तीच अपेक्षा करीत असतो निंदक शुल्क न घेता कुणी अपेक्षा ठेवली नसली तरी आपणहून दोषांचे दिग्दर्शन करीत असतो मग साधकाने त्याविषयी शत्रुत्वाची भावना का बाळगावी दुसरा कोणी सुधारत नसतो आपले आपण सुधारवायचे असते आणि प्रत्येक घटनेचा उपयोग त्याकरिता ज्या दृष्टीने घ्यावायचा असतो हे साधकाने लक्षात ठेवले पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात मना वीट मानू नको बोलण्याचा बोलण्याचा असा वीट मानशील तर तितिक्षा कशी वाढेल नको वाटते कंटाळा येतो म्हणून सोडून देशील तर ते पळून जाणे ठरेल आणि हिताचे आहे हे पटत असून ऐकणार नाहीस तर प्रगती खुंटेल निंदा सोसली पाहिजे उपदेश ऐकला पाहिजे म्हणजे आचरणात आणला पाहिजे हे तर केले नाही तर ही गोष्ट साधावायची आहे म्हणून माणूस परमार्थ मार्गाला लागतो ती कशी मिळणार ईश्वर दर्शनाचा दुसरा मार्ग उपलब्ध नाही नामस्मरण करणे सदाचार न सोडणे संयमाने वागणे कामक्रोधांना जिंकणे आळस सोडणे कर्तव्य पार पाडणे या गोष्टी केल्याच पाहिजेत परमेश्वर भेटावायचं तो याच मार्गाने मार्गाने जा म्हणून कोणी सांगत असेल तर त्याचा कंटाळा करून कसे चालेल ईश्वर भेटावा अशी इच्छा असे आहे तर मग नामस्मरणाची साधने स्वीकारलीच पाहिजेत ईश्वर भेटावा अशी इच्छा उत्कटतेने होत नाही याचे कारण चालू घडी असते ती त्यातल्या त्यात सुखावं असते हे होय आणि त्यामुळे ज्याची कल्पना नाही अनुभव नाही अशा परमार्थ सुखाची ओढ लागली नाही म्हणून तर परमार्थाचा अधिकारी कोण होतो ते सांगताना जे संसार दुःख दुखावता त्रिविध तापे पोळला तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी असे म्हणून ठेवले आहे पण अशा अगतिक कर्तेतून नैराश्यातून परमार्थाकडे ओढले जाणारे हे काही फारसे इष्ट नाही कारण मग हे मनोवृत्ती वैराग्याची नसते ते वैतागाची असण्याची शक्यता अधिक असते वैताग हा तसा फलदायी ठरू शकत नाही कारण परमार्थात काही पी हळद आणि हो गोरी अशी अपेक्षा धरता येत नाही तेथेही धीर धरावा लागतो वाटच पाहावी लागते नाहीतर तेथेही भजन लिया सर्वे सिद्धीने जरी पावे तरी म्हणे आगवे टवाळीचे हे अशी वृत्ती उत्पन्न होते आणि नास्तिकता प्रपंचाच्या आसक्ती इतकेच किंबहुना थोडी अधिक घातक असते म्हणून परमार्थाकडे लागावायचे ते पूर्ण विचारांनी विवेकाने लागले पाहिजे रोग झाल्यानंतर मग आरोग्य मिळविण्याकरता प्रयत्न करण्यापेक्षा रोग नसतानाच आरोग्य टिकविण्यासाठी वाढण्यासाठी प्रयत्न करणे हेच अधिक इष्ट असते म्हणून समर्थ सांगतात प्रपंचातले सुख हे न टिकणारे सुख आहे व परिस्थिती नाहीसे होते मुले माणसे अपतेष्ट कोणत्या न कोणत्या ते रूपात दुरावतात प्रतिष्ठा नाहीशी होते शक्ती क्षीण होते हे सारे तर होतेच पण प्रपंचात वाटणाऱ्या सुखाची विलक्षणता अशी आहे की एकदा जे सुखाचे वाटले व ते बहा परिस्थितीत तसेच टिकून राहिले असले तरी मग सुखाचे वाटण नाही म्हणून अतिपरिचयात अवज्ञा होते त्यापेक्षा अधिक त्यापेक्षा निराळे हवेसे वाटू लागते पहिल्याचा कंटाळा येतो आणि नवीन मिळाले नाही प्राप्त झाले नाही तर काहीच नव्हते तेव्हा असे दुःख वाटत होते तसे दुःख वाटू लागले आहे त्यात समाधान न वाटणे तृषा न होणे व त्यामुळे अधिकाच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करीत राहणे ही महत्वाकांक्षा म्हणजे ईश्वराने माणसाला दिलेली एक अप्तशक्ती आहे मुळात ती परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये परिणिती व्हावी यासाठी मानवाला दिली आहे समुद्रातून निघालेल्या पाण्याचा वाहण्याचा जो गुण आहे तो जसा समुद्रात मिळाल्यास मिळण्यासाठी तसे जीवाचेही आहे ईश्वरापासून निघालेला जीव पुन्हा ईश्वरालाच मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्याला त्या आधीच्या कोणत्याही स्थितीत नित्याचे सुख लाभत नाही म्हणून प्राप्त झालेले कोणतेही सुख त्याला कृती वा समाधान देऊ शकत नाही पण अज्ञानाने विषयाच्या उपभोगातून निर्माण झालेल्या संस्काराने मोहाने माणसे या मूलभूत प्रवृत्तीचा उपयोग ज्या हेतूकरिता ती वापरली पाहिजे त्याकरिता न करता भलत्याच ठिकाणी करतात त्यामुळेच त्याला नाना प्रकारचे खरे प्रास्तव्य काय खरे कर्तव्य तरी काय हे समजावून देण्याचा प्रसंग येतो समर्थांनी येथे सुखाची क्षणभंगुरता सांगून तेच केले आहे ते म्हणतात आता तुला जे प्राप्त झाले व काही काळ जे सुख वाटत आहे ते पुढे लवकरच नाहीसे होणार आहे त्याचे स्वरूप पालटणार आहे या भौतिक जगात काहीही जसेच्या तसे टिकणारे नाही तारुण्य आरोग्य मान धन सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्यांना तू जिवाळ्याचे समोस्ती आपतेष्ट यातले काहीही तुला पाहिजे त्या स्वरूपात दीर्घकाळ टिकणारे नाहीत मग त्यात आसक्त होऊन का राहतोस कारण या आसक्तीच्या पोटी केले जाणारे श्रम वेगळे वाया जाणार आहेत रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भावाची समर्थ विचारतात जन्माला आल्यापासून जे जीवन तू जात जातोस त्यात तुझे धडपड तुझे प्रयत्न तुझे हाव तुझा आग्रह कशासाठी असतो देहाच्या रक्षणासाठी हे त्याचे उत्तर मनुष्यानं देहरक्षण हेच सर्वस्व मानावे का विचारी माणूस त्याचे उत्तर नाहीच असे देईल बहुसंख्य माणसे या देहरक्षणापलीकडे बाकी काहीही फारसे करीत नसली तरी देहरक्षण हेच ध्येय असे कुणी म्हणणार नाही आस्तिक असेल परंपरेच्या श्रद्धा मानणारा असेल तर तो ईश्वर भक्ती ईश्वर प्राप्ती मोक्ष हे ध्येय सांगेल नास्तिक असेल तर स्वतःला बुद्धिवादी समजणारा असेल तर देशभक्ती समाजकार्य वैज्ञानिक प्रगती शास्त्रीय संशोधन मानवतेची सेवा समतेची प्रतिष्ठापना इत्यादी इत्यादी गोष्टी ध्येय म्हणून सांगेल पण हे जे आपले ध्येय तो मानतो त्यासाठी तो किती वेळ देतो देहाचे भरण पोषण आणि उपयोग यासाठीच माणसाचे बहुतेक सगळे बळ आणि वेळ वेचला जातो का प्रपंचाकरिता संयोजन असते पण परमार्थाकरता काही योजना असते काय नाही असे सर्वसाधारण उत्तर आहे देहाची उपेक्षा करावी असे कोणी म्हणत नाही पार्वती तपश्चर्या करीत असतानाच तिची परीक्षा पाहण्याकरता बटुवेशाने प्रगट झालेल्या शंकराने तिला प्रश्न पहिला प्रश्न विचारला आहे की अपित तपस्वी प्रवर्तसे शरीरामध्ये खलू धर्मसाधनम आपली शक्ती पाहून तपाचे आचरण करीत आहेस ना धर्माचरणाचे शरीर हे पहिले साधन आहे संतांना ही कथेची सामग्री देव अवसानावरी असेच म्हटले आहे वैदिक ऋषींनी ही प्रार्थना करताना आम्हाला शंभर वर्षाचे आरोग्य संपन्न दीर्घायुष्य मिळावे शरीराचे सर्व अवयव धडधाकट आणि कार्यक्षम असावेत असेच म्हटले आहे पण अशा आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभलेल्या धडधाकट शरीराचा उपयोग आम्ही देवाच्या कामासाठी करू असे ते ऋषी पुढे म्हणतात रुद्रातील चमकांनी जगातील सगळे पदार्थ मला द्या मला द्या अशा शब्दात सांगितले आहेत धनधान्य संपत्ती गायी घोडे वासरे मागितले आहेतच पण दगड सुद्धा मागितले आहेत यावरून भौतिक जगातील सर्व वस्तू उपयुक्त आहेत आणि आवश्यक आहेत हेच सिद्ध होते पण अशा या भौतिक वस्तूच्या सहाय्याने संपन्न झालेले आयुष्य आणि कार्यक्षम झालेले शरीर हे शेवटी यज्ञाच्या कामी लावायचे आहे आणि तो यज्ञही शेवटी यज्ञासाठीच म्हणजे परमेश्वरासाठीच आहे असेही रुद्रामध्ये सांगितले आहे संरक्षिलेल्या देहाचा हा उपयोग कोणी लक्षात ठेवतो काय हा उपयोग लक्षात न घेता देहाने शेवटी खरोखरी देहरक्षणही होत नाही शरीर नियोगी आणि काटक असले पडतील ते कष्ट सोसणारे असले थंडी ऊन वाऱ्याला घाबरणारे नसले म्हणजेच देहाचे रक्षण साधले असे म्हणायचे ना पण सुखभोगाच्या मार्गे लागलेल्या माणसाचेही हेच होत नाही शरीर सुखाच्या अपेक्षेने तो इंद्रियाचे लाड करतो विषयपभोगात विलासी होतो आणि शरीराची कार्यक्षमता व आरोग्य गमावून बसतो अनेक दुर्धर रोगांना भर तारुण्याचे शरीर बळी पडते देहाला दुबळेपणा येतो वेलदोळ्याने थंड लवंगेने उष्ण अशी स्थिती होते हा परिणाम बहुधा विलासी जीवनाचे आहेत कोणतेही ध्येय पुढे न ठेवता देहरक्षण केले तर त्या देहाचे पुढे काय होते शरीर शेवटी मातीलाच मिळते मिळते ना देहाचे शेवटी राखच होते ना कितीही देहरक्षण करतो पण मनाला तरी शेवटी म्हातारपणी येणारी दुर्बलता विकलांगता टाळता येते काय मग कोणालाही ध्येयवाद न ठेवता केलेले ध्येयरक्षण काय कामाचे शरीर हे साधन म्हणून वापरणेच चांगले त्याचे लाड करणे व्यर्थच आहे म्हणून समर्थ मानवाचे सर्वोच्च ध्येय ईश्वर भक्ती तेच साधावे असे सांगतात संसाराची व संसारातल्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीची चिंता करू नये योग्य ते प्रयत्न आणि प्रारब्ध याच्या परिणाम म्हणून जे वाया असते होईल आग्रह असावा तो परमेश्वराच्या भक्तीचा शरीर आणि मन यांच्या पातळीवरील परमार्थिक क्षेत्रात साधन म्हणून जे करता येईल ते प्रामाणिकपणे आणि लीनतेने करीत राहावे आपल्या ऐश्वर्याला अनुसरून सत्वात्री ज्ञान द्यावे पूजापाठ तीर्थयात्रा या गोष्टी शक्यतेनुसार कराव्यात आणि नामस्मरणामध्ये अधिक अधिक वेळ घालवावा या गोष्टी व्रत म्हणून कराव्यात यातील आवड वाढवी आणि भगवंताच्या चरणावरचे प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी तमाळीने प्रार्थना करावी म्हणजे क्रमाक्रमाने या संसाराविषयीच्या चिंता गुणावत जातात आणि शेवटी नाहीशाही होतात ऐहिक मनोरथ पूर्ण होतात आणि भौतिक संकटे येत नाहीत असे ईश्वर कृपेचे फळ सांगितले जाते ते फारसे खरे नाही तसा अनुभव फार क्वचितपणेच विशेष कारणाने येतो आणि हे क्षेत्र मंत्रतंत्र मार्गाचे आहे खऱ्या अर्थाने भक्ती मार्गाचे नव्हे भक्तावर दुःख येतच नाहीत हे खरे नाही सामान्यावर होतो तसा दुःखाचा परिणाम मनावर होत नाही हे मात्र खरे अस्थिर स्थिती न दुःखेनं गुरुनपी विचार असते अशी भक्ताची स्थिती असते वाहनाचे आदात शोषक उत्कृष्ट असले आणि आतील गाद्या मुहू गुगुबीत असल्या म्हणजे रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास होत नाही असे भक्तीत होते तितिक्षा श्रद्धा आणि प्रेम या बळावर कोणत्याही स्थितीत भक्त प्रसन्न आणि समाधानी राहू शकतो पण हे भक्तिमार्गाच्या फार वरच्या स्थितीतले अनुभव झाले सामान्य स्थितीतील व्यक्तीला आणि प्राथमिक अवस्थेत हे तत्व पेलणारच नाही त्यासाठी समर्थ सांगतात भवांच्या अर्थ काय भीतोस लंडी धरी रे मना धीर धाकाशी सांडी रघुनायका सारिका स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी लंडी म्हणजे भेकड समर्थ म्हणतात मानवा किती रे भेकड तू संसाराच्या बयाने काय घाबरतोस ज्याला घाबरावे घ्यावे त्याचे ठिकाण काही पराक्रम लागतो लहान मुले बागुलबुवांना भितात कारण अज्ञानी असतात बागुलबुवा ही वस्तू मुळात असलेल्या माणसाला कळायला हवी दोरीवरच्या सापाला घावरण्यात काय अर्थ आहे संसाराची स्थिती तशीच आहे तत्वत ज्याला अस्तित्व नाही त्याला काय घाबरतोस दाढी मिशा आल्यावर सगळ्यांना जसे शोभत नाही तसे जाणत्या माणसांनी संसाराला विने शोभत नाही मनुष्याने ईश्वरावर निष्ठा ठेवावी आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी धैर्याने ताठ उभे राहावे परिस्थितीला घाबरणे म्हणजे परिस्थिती आणि बिकट करून ठेवणे आहे शिडीवर चढायचे झाले तर पाय लटपटू देता कामा नयेत कोसळण्याचा धोका वाढतो तो शिडीच्या लटपटण्यापेक्षा पायाच्या लटपटण्यामुळे सर्वत्र असेच होते रस्त्याला वळणे नसली रस्ता पुष्कळ रुंद असला चांगला मोकळा असला म्हणजे त्या चांगल्या वेगाने सतत जाता येईल हे वरवर पाहता खरे वाटले तरी अशा रस्त्यावर वेगाने जाताना सारथ्याला डुलकी येते आणि अपघात वाढतात असा अनुभव आहे रस्त्याला वळणे वळसे आवश्यकच असतात असे म्हणावे लागते संसारातल्या प्रतिकूल परिस्थितीचेही असेच म्हणावे आपण सावधान सावध मात्र आणि धीराने वागावे हेच शेवटी उपयोगी पडणारे आहे म्हणून समर्थ म्हणतात मना धैर्य धारण कर धाक सोडून दे भय बाळगू नकोस आणि विश्वास काढणे वाढण्यासाठी आश्वासन देतात की भगवान रामचंद्रासारखा धनी तुझ्या मस्तकावर आहे त्याच्या कृपा छत्राखाली तू आहेस भक्तांच्या रक्षणाकरिताच त्याने धनुष्य धारण केले आहे आणि ते सत्य आहे तो तुझी उपेक्षा करणार नाही रामरक्षत रामाचे वर्णन आतसज्ज धनुष्पृषा धनुष्या विशुस्पृषा वा शक्षया शुग निशंग संगीनो असे केले आहे त्याने धनुष्यावर प्रत्यंचा चढवलेली आहे आणि बाण जोडून तो सिद्ध आहे आम्हाला कल्पना नव्हती असे म्हणणारा मेनचट मेंगळट नेता हा नाही अनुसयावरच संतापणारा आणि सुदृढापुढे नांगी टाकणारा असाही हा नाही दीर्घसूत्री तर नाहीच नाही भक्त रक्षणाच्या कामी तो चांगलाच तापट आहे त्याच्या लक्ष्मण त्याहून तापट आहे तेव्हा रामभक्तांनी आपलं रक्षण करणे कसे होईल अशी चिंता बाळगण्याचे कारणच नाही रामचंद्राने सुग्रीवाचे रक्षण केले तो प्रसंग लक्षात घेण्यासारखा आहे विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेले अनेक बुद्धिवादी रामशास्त्री यांचा आव आणून वाली वध प्रकरणी रामचंद्राला दोष देत असतात सुग्रीवापेक्षा वाली बलवान आणि पराक्रमी होता वालीपासून मी तुझे रक्षण करेल असे रामचंद्राने सुग्रीवाला वचन दिले होते वाली आणि सुग्रीवाच्या मल्लयुद्धाला प्रारंभ झाला तेव्हा सुग्रीव अशा बिकट परिस्थितीत आला होता की रामचंद्र क्षणाचाही विलंब करते तर सुग्रीव जिवंतच राहिला नसता म्हणून रामचंद्राने तातडीने तातडी केली इथे न्याय न्यायाचा विचार करणे म्हणजे कर्तव्याला चुकणे आहे आणि सर्वदा अन्यायानेच वागणाराशी अत्याचार आणि अतिक्रमण हेच ज्याचे धोरण असते त्याच्याशी न्यायाने वागून त्यांना अधिक उन्मत्त होण्याची संधी देणे हे धोरण काही रामचंद्राचे नव्हते साधून सुचितेची अतिरेकी हट्ट वैयक्तिक क्षेत्रापुरता जन संन्यासाला शोभतो राजकारणात उतरलेल्या वीराला शोभणारा काही तो फार मोठा सगून नाही ये येता मा देणे तत्व देव भजायम हाच ईश्वरी न्याय आहे तेच तत्व रामचंद्रांचेही होते म्हणून आपण त्यांना ईश्वरी अवतार मानतो तेव्हा असा दक्ष आणि समर्थ धनी मनुष्याला लाभला असताना रागावलेल्या दंडधराचे म्हणजे यमाचे म्हणजे मृत्यूचे बळकण्याचे कारण काय रामचंद्रावरील विश्वास मृत्यू टळत नसतो मृत्यूचे भय टळत असते हे लक्षात ठेवलेच पाहिजे दीनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी रामदासा रामदासाभिमानी परमेश्वर आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही हे निरनिराळ्या उपायांनी आणि उदाहरणांनी समर्थ समजावून देत आहेत नुपेक्षी कदा रामदासाभिमानी रामभक्ताचा अभिमानी आहे तो त्याची कधी उपेक्षा करीत नाही असे पालुपद आश्रिले दहा श्लोक या ठिकाणी क्रमाने दिले आहेत हा विषय समर्थांना साधकाच्या मनावर चांगला बिंबवायचा आहे आणि म्हणून याच अर्थाने नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी हे पालुपद असलेले दहा श्लोक समर्थांनी मनुबोधातच पुन्हा एकदा सांगितले आहेत कोणत्याही जीवाला आपल्यालाच कोणाचा तरी आधार आहे असे निश्चित वाटावे लागते या आधाराच्या बळावर त्याला मोठे धैर्य लागत असते साधे कुत्रेही आपल्या धन्याच्या दारात उभे राहून रानात सिंह गरजला तर त्यालाही भुंकून मोठ्या धैर्याने प्रत्युत्तर देते कविवर्य मोरोपंतांनी ही घटना उपमेसाठी वापरली आहे आईजवळ असताना तहा लहान पोरगा जितक्या कोड्या करतो तितक्या आई जवळ नसताना परक्या घरात करीत नाही बालकाला आईचा आधार वाटतो असा आधार हवासा वाटणे आहे असे पटणे हीच आस्तिकता म्हणून आपल्या जीवनामध्ये असा कोणता ना कोणता तरी आधार शोधितच असतो तो ईश्वर असेल सत्पुरुष असेल विचारवंत असेल तत्ववेत्ता असेल संशोधक शास्त्रज्ञ नेता कार्यकर्ता यापैकी कुणी असेल कुणी जिव्हाळ्याचा मित्र असेल कुणी आपता असेल पण विश्वासाच्या आधारावरून माणसाला तरी उभे राहणे अशक्य आहे अलीकडे माणसे स्वतःला भूषणाने नास्तिक म्हणून घेतात त्यांना ते बुद्धिमत्तेच्या प्रखरतेचे द्योतक वाटते पण तो अडाणीपणा तरी असतो नाहीतर दंब तरी असतो आधार आहे या कल्पनेतच माणसाचे दैन्य उनावते आत्मविश्वास वाढतो इतर प्रकारचे आधार हे तेवढे बळकट नसल्याने संतांनी सर्व समर्थ ईश्वराचाच आधार घ्यावा आणि याच भरोशावर राहावे असे सांगितले आहे कारण परमेश्वर हाच शेवटी सर्वाधार आहे त्याच्याच बळावर इतर लहान मोठ्या आधारांना कार्यक्षमता येत असते आणि हा आधार सर्वासाठी केव्हाही उपलब्ध आहे अडचण आधार कडून नाही कडून आहे ती दूर व्हावी म्हणून तर नाना प्रकारचे संत उपदेश करीत असतात आपल्या ज्या रीतीने लहान व मोठी ही कल्पना करतो ती कल्पना परमार्थात नाही ईश्वर दिनानाथ आहे दिनदुबळ्यांचा जे का रंजले गांजले त्यांचा तो नात रक्षक पालक असा आहे त्यामुळे त्याला भेटण्यासाठी मध्यस्थ नको तुम्ही त्याला सरळ भेटू शकता आणि असा हा देनानाथ परमेश्वर रामचंद्र धनुष्य धारण केलेला आहे धनुष्य सज्ज करून उभा आहे त्याने शस्त्रसन्यास केलेला नाही शस्त्र वापरणारच नाही अशी त्यांची प्रतिज्ञा नाही कृष्णावतारी तशी प्रतिज्ञा केली होती तरी भक्त रक्षणासाठी ती मोडावी लागली आणि हा प्रतिज्ञा भंगही संतांनी भूषण म्हणूनच गायला विष्णू सहस्त्र नामाचे परमेश्वराचे गुणवर्णन करणारे हजारो नावे आहेत पण उपसंहार करताना घेतलेले नाव सर्व प्रहर नायुद असे आहे शस्त्र बाळगण्याचीच लाज वाटणे हा विचार अवैधिक आहे भगवान रामचंद्र शस्त्रधारी आहेत इतकेच नव्हे तर ते त्यांचे शस्त्र कौशल्यही असमान्य आहे हत्या नुसते हातात असून चालत नाही ते वापरण्याचे कौशल्यही हातात असावे लागते आणि त्या शस्त्रापासून समोरच्याला धाक उत्पन्न व्हावा अशी वीरश्री अंगाअंगातून प्रगट व्हावी लागते ज्ञानेश्वरांनी कुमारीच्या हातातले शस्त्र काय कामाचे असे म्हटले आहे मानव मानातील लक्ष्मीधराच्या हातातले शस्त्र उपवासाचा विषय होतो भगवान रामचंद्र कोदंड पाणी आहेत आणि त्यांचा धाक इतका निर्लक्षण आहे की त्यांना समोर पाहताच ज्याला सर्व त्रिभुवन घाबरते असा हे भयाने थरकापही समर्थ म्हणतात आम्ही अतिशयोक्ती करीत नाही हे आमचे बोलणे नेमस्थपणाचे आहे नेमके नेटके यथार्थ आहे सामान्यतः आपण असे बोलत नाही आपल्या बोलण्यात स्तुतीचा गौरव तरी असतो नाहीतर निंदेची तुच्छता तरी असते चहा चांगला झाला तर आपण म्हणणार वा अमृतासारखा झाला आहे आणि बिघडला तर म्हणणार काडे चिराईताचा काढा यापेक्षा काय वाईट या दोन्ही प्रकारात अतिशयोक्ती आहे एखादा पदार्थ रुचकर आहे की नाही एवढेच फार तर म्हणतो येईल पण इतक्या शब्दांनी आपले समाधान होत नाही जणू आपल्या दुबळ्या ग्रहणशक्तीचा हा परिणाम आहे यथार्थ बोलणे आपल्याला आकर्षक वाटत नाही संत निस्वार्थी आणि सत्यवादी असल्याने सहसा अतिशयोक्तीचे अवलंब करीत नाहीत माणसाला त्याच्या नेहमीच्या सवयीने भगवान रामचंद्राच्या प्रभावाने वर्णने अतिशयोक्तीचे वाटेल तसे वाटू नये म्हणून समर्थ त्यातल्या या यथार्थपणाची प्रतिज्ञा करीत आहेत रामाचे सामर्थ्य अलौकिक आहे आणि वत्सल हृदय असल्याने जो भक्ताची उपेक्षा करीत नाही हे जे आम्ही म्हणतो ते आमचे बोलणे नेमस्त आहे ठाम आहे अगदी धरून आहे पदी राघवा सदा ब्रीद गाजे बळे भक्तरी पुशिरी कामी वाजे पुरी वाईले सर्व जेने विमानी नुपेक्षी कदा विमानी मी भक्ताचे रक्षण करीन अशी रामचंद्राची प्रतिज्ञा आहे आणि ती त्यांच्या चरित्रात पदोपदी जणू गर्जना करीत प्रगट होते असे म्हणणे म्हणजे सहज कळण्या इतकी उघड स्वरूपात असते जे कोणी भक्ताचा छळ करीत असतील अशा दुष्टांच्या मस्तकावर रामचंद्राच्या हातातील शस्त्रे वेगाने आघात केल्याशिवाय राहत नाहीत बळे या शब्दातून रामचंद्रांना येणारा रागच समर्थांनी व्यक्त केला आहे संरक्षणासाठी राग येणे आणणे आवश्यक असते शाकुंतलातील एक प्रसंग मोठा लक्षात घेण्यासारखा आहे इंद्राला राक्षसाच्या परिपत्यासाठी दुष्यंताच्या साह्याची अपेक्षा होती दुष्यंत शकुंतलेच्या विराहाने खिन्न झाला होता तेव्हा इंद्राचा सारथी मातली याने दुष्यंत साह्यासाठी सिद्ध व्हावा याकरिता गुप्त रूपाने दुष्यंताच्या मित्राला विदूषकाला छळले दुष्यंत मोठ्या त्वेषाने विदूषकाच्या रक्षणासाठी धावला तेव्हा मातलीने प्रगट होऊन वस्तुस्थिती सांगितली प्रायस्वे महिमान शोभाचो प्रतिपद्यते ही जना रागामुळेच माणसाचे सामर्थ्य प्रगट होते म्हणून मी आपणाला राग आणला असे मातली म्हणाला आणि मग दुष्यंत इंद्राच्या सहाय्यासाठी गेला परमार्थ मार्गामध्ये क्रोध वाईट म्हटलं आहे हे खरे पण त्यामागची भूमिका निराळी आहे स्वार्थ वाईट आणि स्वार्थ दुखावल्यामुळे उत्पन्न होणारा क्रोध वाईट संरक्षणाकरिता आवश्यक असलेला क्रोध या जातीचा नव्हे शांतता निराळी आणि मिळमिळीतपणा निराळा परमार्थ मार्गातील व्यक्ती शांत असतात सुशिक असतात दयाळू असतात क्षमाशीलही असतात पण त्यावरून हा शेळपट विळवळीत असतात किंवा असाव्यात असे समजणे चूक आहे नाठाळाचे माती काठीत घालावी लागते हे संतांनाही मान्य आहे व आपण तसे करत तीस शब्दाचे बाण घेऊन आपण वावरत असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे दयेच्या व्याख्योत संतांनी भूतांचे पालन आणि कटकांचे निंदा निर्दालन या दोन्ही गोष्टी समावेश केला आहे दुष्टाचे पारिपत्य करण्यासाठी रागवावेच लागते ज्याला योग्य वेळही रागवता येत नाही वाईटाची आणि वाईट गोष्टीची ज्याला चीड घेत नाही तो कोणाचे संरक्षण करू शकणार नाही अशा निबळट व्यक्तीविषयी कोणासही आपलेपणा वाटणार नाही ती व्यक्ती दुष्टांना दाखही दाखवू शकत नाही सामर्थ्य म्हणतात रामचंद्रांची स्थिती तशी नाही ते भक्ताच्या संरक्षणासाठी त्याच्या शत्रूचे पारिपत्य करतात मागे पुढे पाहणार नाहीत रामचंद्रांना आणखी एक गुण फार महत्वाचा आहे त्यांच्याजवळ अजे दुजे लहान मोठे हा भेद नाही ते उदार आहेत त्यांचे हे औदार्य मोठे विलक्षण आहे विशाल लोकसंख्या असलेली सर्व अयोध्या नगरी त्याने उद्धरून नेली होती तेव्हा एकट्याची ते उपेक्षा करतील हे शक्यच नाही समर्थाची सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीळा वर्णिती लोकतिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मनोबोधातील या श्लोकाची शब्दरचना अत्यंत प्रभावी अशी आहे हा श्लोक खड्या सुरात स्वच्छ स्पष्ट शब्दांनी नुसता उच्चारला तरी प्रत्यक्ष समर्थ उभे राहून कुबडी धरलेला उजवा हात उभारून मेघासारख्या धीरगंभीर पद्धतीने आपले कसे होईल या भयाने व्याकुळ झालेल्या जीवाला जण आश्वासन देत आहेत त्यांचा उत्साह वाढविणे वाढवित आहेत त्यांचे धैर्य जागे करीत आहेत असे वाटावे असे सामर्थ्य या श्लोकात प्रगट झाले आहे भक्त देवावर प्रेम करतो पण देवाला भक्ताचा अभिमान असतो अभिमानामध्ये प्रेमापेक्षा थोड्या अधिक भावना एकवटलेल्या असतात जणू भक्ताच्या प्रेमाचे देव व्याजासह पीडित असतो रामचंद्राला आपल्या भक्ताचा अभिमान असल्यामुळे त्या भक्ताकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची कोणाची छाती आहे एखाद्या साधारण रक्षकाच्या पाठीशी अगदी सामान्य अशी राजसत्ता थोड्याशा प्रमाणात उभी असली तरी त्या रक्षकाचा धाक बाळगला जातो गणवेशातील रक्षकाचा तर अधिकच मग ज्याच्या पाठीशी रामचंद्र उभे आहेत ज्यांच्या पराक्रमाची दृढनिश्चयाची सत्यवादित्वाची भक्तवात्सल्याची औदार्याची अपार कीर्ती तिन्ही लोकात पसरली आहे महर्षी वाल्मिकी वाल्मिकीसारखा अनन्यसाधारण प्रतिभेचा कवी आद्य कवी महाकवी या ज्या रामचंद्राचे गुणवर्णन करताना मोहून गेला त्या समर्थ रामदासाच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने कोण पाहू शकणार महासंकटी सोडिले देव जेने प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैल्य जा शूळ पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी रावणाने उत्पन्न उन्मत्तपणाने सर्व देव बंदीत घातले होते या बंदीवासात हलकी सलकी कामे करणे इंद्रियादी देवांना भाग झाले होते व त्यांचे जीवन या भीषण संकटाने लाजीवाने लाजीरवाने व दुःखमय होऊन गेले होते भगवान रामचंद्रांनी आपल्या शौर्याच्या बळावर लढाई जिंकली गर्विष्ठपणाने अत्यंत शूर बनलेल्या महाक्र महापराक्रमी रावणाचा त्याच्या शूर परिवारासह निपात केला आणि देवांना बंदिवासातून सोडविले स्वर्गामध्ये आनंदी आनंद झाला रामचंद्राचा प्रताप सामर्थ्याने बळाने असा अलौकिक आहे अखंड आहे केवळ पराक्रमी असणे प्रतापी असणे अत्यंत शौर्यशाली असणे एवढेच रामचंद्राचे वैशिष्ट्य नाही ज्या ज्या सद्गुणाच्या अस्तित्वामुळे थोरपणा येतो श्रेष्ठत्व प्राप्त होते ज्या एखाद्याही गुणामुळे मनुष्य फार मोठा मानला जातो ते सर्व सगुण भगवान रामचंद्राच्या ठिकाणी एकवटलेले आहेत अत्यंत विरक्त असलेला महातपस्वी वाल्मिकी ऋषींना रामचंद्राचे चरित्र काव्यातून गावे असे जे वाटले ते त्यांच्या ठिकाणी एकवटलेल्या सद्य गुण समुच्चय यामुळेच वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातील पहिल्या स्वर्गातच रामाच्या गुणसमुच्चयाने अत्यंत मनोहर वर्णन आलेले आहे अतिथी म्हणून आश्रमात आलेल्या देवर्षी नारदांना वाल्मिकीने प्रश्न केला की महाराज सांप्रत या पृथ्वी तलावर सद्गुणी शौर्य संपन्न धर्मज्ञ कृतज्ञ सत्यवादी दृढव्रत चरित्र संपन्न सर्व भूतमात्राचे हित साधण्यामध्ये तत्पर असलेला विद्वान समर्थ ज्याचे दर्शन कोणालाही प्रिय होईल असा संयमी क्रोध जिंकलेला निर्मत्सर संतापून रणांगणात उभे राहिल्यानंतर ज्याच्या पराक्रमाचा देवांनाही धाक वाटावा असा वीर पुरुष सध्या कोणी आहे का आपण सर्वत्र संचार करता तेव्हा अशा महापुरुषाचे ज्ञान आपणालाच असणार नारद प्रसन्नपणाने हसून म्हणाले मुनिश्रेष्ठा तू ज्याचे सगुण वर्णन केले आहेस त्यातला एखादा गुण काही प्रमाणात जवळ असलेले माणसेही दुर्मिळ मग हे सर्व गुण आपल्या पूर्ण रूपात एकत्र असलेला महापुरुष आढळणे किती अवघड अवघड आहे याचा तू विचार कर पण तरी हेच सर्व काय पण याहूनही कितीतरी पटीने अधिक सगुणांनी अलंकृत असलेला एक असामान्य पुरुष सध्या पृथ्वी तलावर आहे इक्ष्वाकूच्या कीर्तिमान वंशात जन्मलेला अयोध्येचा राजा रामचंद्र सर्व सगुणांचा जणू मूर्तिमंत पुतळा आहे मदनानेही लादावे असे त्याचे शरीर सर्व शुभ लक्षणांनी युक्त आहे रेखीव आहे सुडौल आहे खांदे भरलेले आहेत बहु दीर्घ न बलिष्ठ आहेत छाती रुंद आहे कपाळ भव्य आहे तो बुद्धिमान आहे नीतिमान आहे असामान्य वक्ता आहे सर्व शास्त्राचे मर्म जाणणारा आहे चतुर आहे सगळ्यांच्याकडे समदृष्टी पाहणारा आहे साधू संत सज्जनांनाही हवा हवा असा वाटेल असा लोकप्रियही आहे समुद्रासारखा गंभीर आहे त्याचे धैर्य हिमालयासारखे उत्तुंग आहे महाविष्णूप्रमाणे तो पराक्रमी आहे चंद्राप्रमाणे आल्हाद देणारा आहे पृथ्वीसारखा क्षमाशील आहे संतापला म्हणजे प्रलय काळाचा अग्नि वाटावा असा तेजस्वी आहे कुबेरासारखा वैभव संपन्न आहे प्रजावत्सल आहे त्याचे आचरण अत्यंत पवित्र आहे ज्याला आपले म्हणतो त्याच्या पाठीशी रक्षणाकरिता सदैव उभा असतो वेदशास्त्र निपुण आहे आणि असे म्हणून नारदांनी सर्व रामचरित्र थोडक्यात सांगितले वाल्मिकीने ज्या ज्या गुणाची अपेक्षा केली त्याही पेक्षा अधिक गुण नारदांनी वर्णन केले प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होऊन बोलते आहे असे ते सर्व वर्णन अत्यंत श्रुती मनोहर आहे समर्थ म्हणतात माझा प्रभू राम सर्व सगुणांनी युक्त आहे त्याचे हे स्वरूप असामान्य आहे नारदासारखे देवर्षी किंवा महर्षी वाल्मिकी सारखे प्रतिभा संपन्न कवी रामाच्या या गुणसंपदेला मोहित झाले त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे देव भगवान शंकर आणि त्रिलोकजननी महासती पार्वती हे रामचंद्राचे स्मरण करण्यातच धन्यता मानतात या विषयातही त्या पती पत्नीचेही एकमत आहे असा रामचंद्र भक्ताचा अभिमानी आहे तो भक्तांची कधीही उपेक्षा करणार नाही अहिल्या शिळा राघवे मुक्त केले पदी लागता दिव्य होगुनी गेली वर्णिता सिनली देवेदवानी उपेक्षी गदा रामदासाभिमानी अहिल्याच्या हातून घडलेल्या व्याभिचार दोषामुळे संतापलेल्या गौतमाने तिला शाप दिला होता आणि ती एक निर्बीड निर्जन अरण्यामध्ये शेळा होऊन पडली होती प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणामध्ये शिळा होऊन पडल्याचा उल्लेख नाही पण इतरत्र अनेक ठिकाणी अनेकांनी अहिल्या शेळा होऊन पडली होती असे गृहीत धरले आहे आणि सर्व संतांनी त्याचाच अनुवाद केला आहे संशोधन या विषयात मला फारसे रस नाही तेव्हा अहिल्याचा प्रकरणी वस्तुस्थिती काय आहे त्याविषयी खोलात शिरण्याचे कारण नाही रामचंद्रांच्या कृपेने अहिल्याचा उद्धार झाला हे सर्वमान्य आहे आणि प्रस्तुत विषयाच्या संदर्भात आपणास तेवढे पुरेसे आहे व्याविचारासारखे स्त्री जातीला कलंक लावणारे अत्यंत घोर पातक हातून घडले असतानाही रामचंद्राच्या पवित्र चरण चरणकमलाच्या स्पर्श होताच अहिल्या सर्व पातकातून मुक्त झाली आणि देय प्राप्त होऊन तिचा उद्धार झाला असे रामचंद्र पतित पावन आहेत परब्रह्म स्वरूप असलेल्या या रामचंद्राचे वर्णन करताना वेदांचे सामर्थ्यही तोटके ठरले गुणवर्णन यथार्थपणे करता आले नाही वेद शेवटी नेती नेती म्हणाले स्वतः चरित्र संपन्न असलेले रामचंद्र पातक्याचा तिरस्कार करून त्याला दूर ठेवित नाहीत उलट त्याला जवळ करतात पातकातून सोडवितात उद्धाराचा मार्ग दाखवितात उद्धरून नेतात आपल्या भक्तांनी रामचंद्र कधीही उपेक्षा करीत नाहीत